तक्ते कुलाह म्हणजे लाकडी खोड्यामध्ये मान आणि दोन्ही हात जखडलेल्या छत्रपती शंभूराजे आणि त्यांचे मित्र कवी कलश यांना औरंगजेबासमोर आणलं गेलं दोघांच्याही पायांमध्ये वजनी लोखंडी बेड्या होत्या शरीर रक्तबंबाळ होती आलमगीर बादशाह औरंगजेबाने असा विचार केला होता की आपण संभाजी राजांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्याचा स्वाभिमान डळला असेल मराठ्यांचा हा छत्रपती आपल्या समोर आल्या आल्या आपल्या पायांवर पडेल प्राणांची भीक मागेल नाक रगडून झालेल्या चुकांची माफी मागेल पण आश्चर्य इतक्या भयंकर हाल अपेष्टा सहन करूनही या सह्याद्रीच्या सिंहसिंहाच्या छाव्याची मान मात्र ताटच होती डोळे अंगार बरसत होते आणि रौद्रसिंहाच्या नागपुड्यातून संतप्त आगीचे लोळ बाहेर पडत होते शंभूराजांची मराठ्यांच्या छत्रपतीची ही अशी अवस्था पाहून कपटी आणि नीच औरंगजेबानं लांडग्यासारखे दात विचकले आणि उपरोधिक स्वरात तो म्हणाला राजा साहेब आपको सफर में कुछ तकलीफ तो नहीं हुई ना आपकी खिदमत में कुछ कमी तो नहीं रही गई ना नीच औरंगजेबाचं हे कुत्सित बोलणं ऐकून राजांनी तिरस्कारानं आपली मान फिरवली आणि केवळ एक उसासा टाकला औरंगजेबा तू किती तुच्छ आहेस किती नीच आहेस तुला मी कसपटाची ही किंमत नाही याची औरंगजेबाला जाणीव करून दिली राजांच्या शेजारी उभा असलेला त्यांचा परम परममित्र मात्य कवी कलश उर्फ गोकुळदास हा एक अतिशय प्रगल्भ बुद्धिमत्तेचा आणि शीघ्र काव्य रचणारा कवी होता कवी कलशानं तिथल्या तिथे एक अजरामर काव्य छंद रचून औरंगजेबाच्या थोबाळावर शब्दांचे सनसनीत फटके मारले राजा साहब हमें अभी एक काव्य छंद सूझा है अगर आपकी आज्ञा है तो सुनाऊ यावर शंभुराजी मनाले जरूर सुनाइएगा मात्य कवि कलश जी रायगढ़ के दरबार में तो हमने आपको बहुत खूब सुना है जरा इस महफिल को भी आपके जलते लफज से रोशन कर दीजिएगा आणि यावर कवी कलशांनी आपल्या खड्या बोलीत आणि खणखणीत आवाजात छंद म्हणायला सुरुवात केली यवन रावण की सभा सांबू बांध्यो बजरंग लहु लचत सिंदूर कुब खेलो रणरंग रंग छबी छबी लचतई खद्योत होत बदरंग तोतव तप्त तेज निहार के तखत तेजो औरंग मित्रांनो या अतिशय सुंदर काव्य छंदाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो यवन रावण की सभा संभू बंद बजरंग म्हणजे जसं रामायणात रावणाच्या दरबारात बजरंगबली हनुमानांना बंदिस्त करून सादर केलं गेलं होतं तसंच आज शंभू राजांनाही जे महाबली बजरंगासारखे महापराक्रमी आहेत त्यांना बंदिस्त करून औरंगजेब रूपी यवनी रावणाच्या दरबारात पेश केलं गेलंय लचत सिंदूर खूब खेलो रंग म्हणजे जसं बजरंगबली हनुमानांच्या सर्वांगाला लाल लाल शेंदूर फासलेला असतो तसंच शंभूराजांचं आज संपूर्ण अंग रक्तानं मागलेलं आहे कारण त्यांनी रणामध्ये युद्धामध्ये खूप पराक्रम करून स्वतःचं रक्त उधळलं आहे चौरबी छबिलचतही खद्योत होत बदरंग ज्याप्रमाणे तेजस्वी सूर्याचा उदय झाल्यानंतर रात्री टिमटिम करणारा काजवा सकाळी एखादा शूद्र किडा भासतो तसंच छत्रपती शंभूराजांच्या तेजस्वी दिव्य कांती समोर औरंगजेब कुठल्या तरी मरतुकड्या शूद्र किड्यासारखा दिसतोय आणि शेवटचं कडवं म्हणजे त्यो तव तप्त तेज निहार के तखत तेजो औरंग शंभूराजांचं तेज इतकं जळतं आणि तप्त आहे की ते शूद्र किड्यासारख्या असणाऱ्या औरंगजेबाच्या डोळ्यांना सहन होत नाहीये आणि त्यानं स्वतःचं सिंहासन सोडून दिलंय आणि भ्रमिष्ट होऊन तो येरझरा घालतोय ज्यावेळी कलश शेवटचं कडवं म्हणत होते त्यावेळी औरंगजेब खरोखरच समोर येरझरा घालत होता कवी कलशाचे हे जळते शब्द औरंगजेबाच्या वर्मी जिव्हारी लागले कवी कलशांनी आपल्या अजरामर निडर काव्य छंदाद्वारे औरंगजेबाचं उद्दाम थोबाड शाब्दिक फटक्यांनी चांगलंच सुजवलेलं होतं मित्रांनो शंभूराजांच्या ह्या अलौकिक आणि उदात्त शौर्याची संपूर्ण हकीकत मी एका दुसऱ्या ऑडिओसमोर ज्याचं नाव मृत्यूच्या उरावर काव्यशास्त्र विनोद याच्यामध्ये सांगितले आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक जरूर सापडेल मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद